ढेलजीतला दिवा ढंडण करीत होता आणि दाजीबाची वाट बघत दादा बैठकीच्या खोलीत तक्क्याला पाठ लावून बसले होते दादा वाट बघत होते आणि देवडीवरचा नाईक बसल्या बसल्या डुलकी घेत होता पेंगता पेंगता मध्येच दसून जागा होत होता आणि त्याच्या शेजारीच इलायत खान पठाण वळकण वळकट करून पसरून बसला होता गळपास लागल्या बैलागत घोरत होता रात्रीच्या त्या शांत वेळी त्याचं घोरणं संबंध वाड्याला ऐकू जात होतं आणि चौकात पाय वाजले तरा दाजीबात आत येत होता चौकातून तो ढेलजेवर आला आणि खोलीत यायच्या दादाने विचारलं काय लवकर फुरसत गावली नाही काय याला दाजीबा आत आला आणि मुक्यानंच खाली बसला रोखून बघत दादाने विचारलं काय लई सरबराईला लागलाय काय सरबराई कसली आणि कसली असणार पोरं सुटून आली आज होय आली की मग त्या सरबराई कसली आता ती तुम्हाला ठावं आम्हाला होय लई जय जयकार केला असा म्हण त्यांचा कुणाकुणाच्या बायका आरते घेऊन गेल त्या ओवाळायला किती घागरी पाणी वतलं का त्यांच्या पायावर न बोलता मान खाली घालून दाजीबा गुमान बसून राहिला आणि दादा बोलले अहो हे इचाराय पायी तर संधी घरला लावून दिलता आणि तुम्ही तोंड मिटून गप्पच बसलाय वाई तोंड उघडून दाजीबा म्हणाला मग आता काय बोलायचं तर अहो काय काय झालं काय काय नाही हे सांगा की वर मान करून दाजीबा थोडा वेळ बघत राहिला आणि मग म्हणाला काय झालं काय नाही हे तुम्हाला ठाऊक नाही वय आणि माझ्या तोंडून वधवून घेण्याचं काय विशेष आहे जणू दादाही मग थोडा वेळ गप्प राहिले आणि पुन्हा लागत बोलले काय लय जय जयकार झाला म्हण मान हलवून दाजीबा म्हणाला दादा आता जय जयकार व्हायचाच हो व्हायचाच वय एकाला बारा घरची पोरं बारा घरचे बारा संबंध असा लागावांदा असल्या का जरा गणगोताळा गोळा व्हायचाच की तसं न हो असं म्हणून दादा म्हणाले काय पर पेटकरी लई नाचत होतं म्हणा कशाचं नाचायचं आणि काय खरं ते बोला की हो असं म्हणून दादा जरा हसून बोलले काय हलगी लावून मिरवणूक काढूया असं म्हणत होते हे खोटं आहे वय खोटं का असतंय चार लोक गोळा झाल्यावर कोण हलगी लावूया म्हणायचं कोण काय करू म्हणायचं असं चालायचंच की आणि काय ती मिरवणूक आमच्या वाड्यावरनं जायची होती म्हण कानावर हात ठेवून दाजीबा मान हलवत म्हणाला ते काय आपल्याला ठाऊक नाही ठाऊक नाही वय नसायचंच बरं असू दादा बोलायचे थांबले आणि दाजीबा वर तोंड करून म्हणाला नसायचंच म्हणजे नसायचंच म्हणजे तुम्हाला सांगायचं नसल त्या डोज चुरून ठेवायचं काय कारण बरं राहू द्या ह्यो इशत सोडा आणि काय खबर बात कशाची आली या बात असं म्हणून दाजीबा गप्पच झाला आणि दादाने विचारलं मग काय म्हणतात पोरं पोरांचं सोडा ते आज आल्यात गावात पर किरून आणायचं काय दादा तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा म्हणाला नागू पैलवानानं काय पुन्हा ठिया दिलाय म्हणे पानमळ्यात मग तुम्हाला का भ्याच भ्या त्याच आम्हाला का भ्या वय तो किरुणाना हाय आणि ती रावणानाची पोर आहेत त्यांचं ते बघून घेतील तुम्ही मधी पडू नका म्हणजे झालं तोंडाकडे बघत दाजीबानं विचारलं आम्ही मधी पडू नको वय मग तुम्हाला काय धोका आहे मग काय धोका बामणाच्या केशानं हत्यार आणलंय म्हणून त्यानं हत्यार आणलंय वय ह्यानीच पैदा करून दिलंय ते कुठं जातं आणायला मग त्याचं भ्या वाटतंय तुम्हाला त्याचं भ्या वाटत नाही खरं तो बामनगडी काय करतोय पण त्या पोराला पुढं करून हे नाचायला लागल्यात की वांढर हे काय बरं व्हायचं नाही बघा त्याचं हे बोलणं ऐकून दादा विचार करत बसले आणि उगीच मान हलवून ते म्हणाले काय भिता एवढं तुमच्याजवळ काय हत्यार नाहीत आमच्याजवळ हत्यार आहे ओ हो. मग झालं तर हीच तुमची भाषा वय तर मग काय करायचं एक उसासा टाकून दाजीबा बोलला एक करायचं ते आम्ही तुम्हाला सांगायचं होय होय सांगा की काय करायचं घाला की छापा मग त्याच्या एकट्यावर छापा घालून भागल सांगा की भागल काय बिन परवान्याचा हत्यार बागणार तो काय एकटाच आहे का गावात मग असं किती छापा घालायचं आणि किती जणांची कळ काढायची त्याला बी काय कमी केलं नसतं पर आज रोजी तसं करून चालेल काय डोळे झाकून दाजीबानं दोन तीनदा मान हलवली आणि झाकले डोळे उघडून तो म्हणाला म्हणजे आता आम्हाला सावध राहायची पाळी आली तर आम्हाला आली नाही तुम्हाला काय हो आम्हाला काय म्हणजे आता ही पोरं सुटून आली म्हणजे पोटात भ्या पडलंच की आमच्या म्हणजे आमच्यावर विश्वास नाही म्हणायचा तुमचा हात पसरून दादा म्हणाले खुला आयसात दाजीबा तुम्ही अहो नाही दादा मी सांगतो आहे का तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही दादा पुन्हा बोलले तुमची खुळी समजूत आहे दाजीबा खुळी समजूत आहे म्हणता निव्वळ भाबडं म्हटलं तर चालेल अहो तुम्हाला बी अजून त्यांचा अंदाज लागलेला नाही मी सांगतो दाजीबा त्यो बामणाचा केशा आणि ही रावणानाजी पोरं ह्यांचं आतनं काहीतरी संगनमत झाल्याचं आहे बघा शेवटाला तीस एक होत्यात का नाही बघा तुम्हाला पुढे करून किरुणानाचा काटा काढला म्हणजे मग तुमच्यावर उलटतील केशाला हत्यार काय किरणानानं आणून दिलेला नाही ह्या पोराणी त्याला कुठून पैदा करून दिले तुरुंगात असतानाच असं कानावर आलंय मान हलवून दाजीबा बोलला छे तसं नाही व्हायचं बघा मी काय म्हणतोय ते मी काय बघतोय तुम्हीच बघा मीच बघू म्हणता होय असं म्हणून दाजीबाने एक डोळा घालून सांगितलं अहो त्यांनी मला पुढं केलाय होय हाय असं म्हणता आणि दाजीबा हसला न बोलता हसतच बसला आणि दादाने विचारली का हो एवढं हसायला काय झालं काय नाही मी काय म्हणतोय त्याची प्रसिद्धी येईल पर एक सांगावं म्हणतो काय ते हत्यार जप्त करायचं नसलं तर राहू द्या त्याचं काय एवढं नाही पर आता कशी झाली तरी पु पोलीस पार्टी गावात आणून बसविलीस हा निदानला त्या पानमळ्यात तरी धाड घाला तोंडाकडं रोखून बघितल्यागत करून दादाने विचारलं हां आणि काय करू सांगा काय करू हवं नाग्याला आणि त्याच्या साक्षीदारासनी अटक करा की तुम्ही करणार नाही पर सांगतो आपलं पटत असलं तर बघा त्यासनी अटक करू होय म्हणजे लंका पिटू द्या म्हणता काय राहू द्या अवघड जागी अवदान उठलंय तुम्ही तरी काय करणार तुम्हाला किरणाना पाहिजे आम्ही नको दादा बोलले अर्थाचा अनर्थ करू नका दाजीबाही बोलला कशाचा आणि काय भावार्थ कळला म्हणून असा वावचळून गेल्या की दादा बघत बसले आणि मग आपण होऊनच म्हणाले दाजीबा काहीतरी एडी समजूत करून तू घेऊ नकोसा तुम्हाला काय वाटतं माझी त्यासनी फूस आहे मग चावडीत एकाला पाच पोलीस असतापैकी नाग्याहून तिथं कसा राहतोय तो त्याचा तर मग कसा पडलाय मळ्यात पडलाय आता त्याचा काय करायचं मग तुमची छाती होत नाही म्हणा त्याच्यात त्याला धरायची दाजीबान असा रोखोक ठोक सवाल केला आणि त्याला उत्तर न देता दादा गप्प विचार करत बसले मूग गिळल्यागत ते गप्प बसूनच राहिले आणि चुळबुळ करीत दाजीबा म्हणाला उठतो मी आता जास्त काय बोलत नाही पर एकच सांगून ठेवतो तुम्ही असं गप्पच बसणार असला तर मग आम्हाला गप्प बसून चालायचं नाही त्यानं नाग्या पैलवान आणून ठेवला तर आम्ही त्याचा बा आणून ठेवू आमचा हातबी काय पोचत नाही वय कुठं आम्ही मस्त त्यासनी पुरून उरलोय जातो मी निघाला तर बसून काय करू बसा तर खरं पान तर द्या उठलेला दाजीबा पुन्हा खाली बसला आणि दादांच्या पुढ्यात चंची टाकून उगाच विचार करत राहिला समोर पडली चंची हातात घेत दादा म्हणाले त्या पोरांचा मग काय विचार आहे म्हणता तेच ते सतरांदा काय विचारता दादा खाली मान घालून दादानी पानाचे देठ खुडले पानाला चुना लावला खाली बघूनच सुपारी कातरली अंगठ्याच्या नखानं कात करून घेतला पानपट्टी तोंडात घातली आणि डाव्या हाताच्या तळव्यावर तंबाखू चोळत दादा बसून राहिले आणि डोळे किलकिले करून दाजीबानं विचारलं एक विचारू दादा काय नजरेनंच दादा बोलले आणि डोळ्या डोळ्याला लावून दाजीबानं विचारलं कानावर आलंय म्हणून विचारतो राहून नानाच्या पोरासने पुन्हा तुरुंगात घालायला तुम्ही डाव रचलाय म्हणा कोण म्हणतंय असं दादाने दचकून विचारलं आणि दाजीबा बोलला काय भाया मांगाच्या बोरासनी कसल्या चोरी मारी त्यांची नावं घ्यायला सांगितलं म्हण दाजीबाच्या तोंडचे हे शब्द ऐकताच दादांना हजरा बसला त्यांच्या छातीतच एकदम धसं झालं तोंड काळ ठिक्कर पडलं आणि झेंडू फुटल्यागत दादा भांबावून गेले एडबडल्यागत त्याच्या तोंडाकडे बघत राहिले हसल्यागत करून दाजीबा म्हणाला असं काही करू नका सा हां कुणी बदसल्ला दिला तुम्हाला यो त्या किरुनानाचं ऐकला सा वय कशी बशी गुळणी गिळून दादाने विचारलं कोण म्हणत होतं दाजीबा त्याचा ठाव ठिकाणा तुम्हाला काय करायचा खरं का कुठे एवढं सांगा धीर करून दादा बोलले मी असं कशाला शिकवू आणि नुसती नावं घेऊन भागते वय साक्षी पुरावा व्हावं लागत्यात का ज्या कोर्टात टिकायला पाहिजे का नको ते तुम्ही काय सांगू नका हो पर अशा काय फंदात पडू नका एवढाच इशारा देतो तुम्हाला नाहीतर ती पोरं मला बी गुंडाळून ठेवतील बघा मग माझ्या हातात काय राहायचं नाही हा छे छे असलं नाही ते मनात सुधी काढू नका कानावर पडलं म्हणून आपलं विचारतो माझा एकट्यात वर सांभाळायचं काम मी करतो विचार केल्या की दादाही म्हणाले दाजीबा सांगू मुद्दाम वाकड्या वाटणं जाणारा मी माणूस नाही चावडीत पोलीस असतापैकी किरणानाच्या मळ्यावर मी का छापा घालत नाही एवढं बोलून ते थांबले आणि नजर रोखून बघत राहिले दाजीपणा उलट सवाल केला का घालत नाही अवघड आहे गावात पाट्या पडल्यात मी या अंगानं बी नाही त्या अंगानं बी नाही त्याला बी संशय येऊ नये तुम्हाला बी संशय येऊ नये म्हणजे तुम्ही नामाने राहता वे चांगलं का वाईट चांगलंच आहे पण काय बोललो त्याला जागा म्हणजे झालं असं म्हणून दाजीबानं भुईची चंची उचलून हातात घेतली आणि पुन्हा एक वार नजर रोखून तो म्हणाला तुमचा शबूत खरा नव मग आम्ही बी फरारे आणून ठेवतो की आमच्या रानात मग मात्र पोलिसांची धाड आमच्यावर येता कामाने नाही हाय कबूल न बोलता दादा बघत राहिले आणि त्यांची मुख कबुली घेऊन दाजीबा उठून निघून गेला दाजीबा निघून गेला आणि दाढेत तंबाखू धरून दादा बसूनच राहिले मधलं दार वाजलं आणि परशुराम ढेलजे तीन उभा राहिला सईजा टांगल्या दिव्याकडे बघून म्हणाला दिवा काजून ठेवला एवढा मोठा कर कमी परशुरामानं दिव्याची वाद कमी केली आणि अंधारातच उभा राहून तो म्हणाला दादा काय म्हणत होता दाजीबा जागा होतास अजून दादा उठले बैठकीच्या खोलीतनं बाहेर आले ढिलजेत उभा राहिले परशुरामाकडे बघून म्हणाले का उठलास कानावर आवाज येत होता म्हटलं उठून बघावं हो. काय म्हणत होता दाजीबा दाजीबा होय असं म्हणून दादाने त्या अंधारातच पायरीवर आपलं बूट टेकलं आणि समोरच्या चौकात नजर लावून ते म्हणाले ये बस ये परशुराम पुढं गेला आणि आपल्या दादांना लागून तोही पायरीवर बसला अंगातली पैराण काढत दादा म्हणाले लई उकडायला लागले रे वय गजबजायला लागलंय उकाडाच आहे बघ की हवा कशी बंद झाल्या झाली या अशा उकड्यात काय झोप येते माणसाला होय शिजायला लागल्यावर कशाची झोप उगच पडून राहायचं परशुराम असं म्हणून दादानी मान वळवली परशुरामानेही तोंड वळून दादांकडे बघितलं ते दोघेही भाऊ एकमेकांकडे असं बघत राहिले आणि एका विचित्र सुरात दादा बोलले परशुराम कशाचा पडतोच मर्दा आणि असं म्हणून त्यांनी आपली नजर वर आभाळाकडे लावली उगाच चांदण्या मोजत ते बसून राहिले नाकासमोर बघत राहिलेला परशुराम बोलला दादा तुमचंच चुकलं काय चुकलं त्यासनी जवळ करायला नको पाहिजे होतं नको पाहिजे होतं होय लांब होती तवर त्यासनी भ्या वाटत होतं आता जवळ येऊन त्यासनी आडसाटा मिळाला का झालाय ना मग आडसाटा मिळालाय खरं मिळाला का नाही वर आभाळाकडे लावलेली नजर तशीच ठेवून ते म्हणाले पडतं घेऊन आता भागायचं नाही कच खाल्ला तर आपल्याच नड्याला नख लावून मोकळी होतील ही होय तेच म्हणतोय मी बी आम्ही उद्यापासनं पुन्हा रानात वस्तीवर जातो तुम्ही रानात वस्तीला जाता घरात बसलो तर लोक भ्यालो म्हणतील खरं आहे तुझं अहो काय पडला तर पडू द्या की एखादा खून मस्त एकाला चौघजण आहे आपण वर आभाळाकडे लावली नजर चटकन खाली करून दादाने आपली मान मागं वळवली आणि मागं बघतच ते म्हणाले कुठल्या अंगाची पाल बोलली गा पाल बोलली ऐकलं नाहीस तू तरी तुम्हाला भास झाला असेल खुळ्या भास नाही पाल चुक चुकली दिवा मोठा कर बघू परशुराम उठला सळीला टांगला दिवा मोठा करून म्हणाला कुठं आहे पाल आणि फील भिंतीवर नजर फिरवत दादा म्हणाले ती दिसती का तुला कोणाड्यात ती बघ मावल तिच्या अंगाला बरं असू द्या उठा आता पडा जावा असू द्या ना मग परसराम आपल्या मनात विचार यायला आणि पाल बोलायला गाठ पडली तिचं खरं आहे बघ काय खरं आहे आता पड खायची नाही धीर करा म्हणती धीर तेच मी बी म्हणतो असं म्हणून परशुरामाने दिवा पुन्हा बारीक केला आणि खाली बसल्या दादाना तो म्हणाला उठता ना वा जावा की पडा जावा का तुला झोप आली वय तू जा आत पडदा मी पडू जाऊ आणि तुम्ही इथं बसून काय करता खुळ्या मला आता रात जायची नाही रे उभा राहिला परशुराम थोडा वेळ तसाच बघत राहिला आणि पुन्हा म्हणाला रास सारी का असं बसूनच राहता गुडघ्यात मान घालून बसले दादा बोलले काहीतरी विचार करायला पाहिजे का आता गप्प राहून चालायचं नाही त्यांचा काटा बसवाय पाहिजे पुढे येऊन पुन्हा पायरीवर बसत परशुरामाने विचारलं काय म्हणत होता दाजीबा त्यांचा काय अंदाज लागत नाही का आपण बी आपला अंदाज देऊ नका होय आता कुणाला अंदाज देऊन भागायचं नाही येळ येण्याची वाट बघायची बस कशाची येळ म्हणता खुळ्या आपली नवं त्यांची परशुराम हे सारं एका माळेचं मणी आहेत आता घावलं तसं एकेकाला ववून टाकायचं बघ असं म्हणून दादानी मान फिरवली आणि परशुरामाच्या तोंडाकडे बघत ते म्हणाले बहादरानो आता तुम्ही जरा सावध राहावं सावध कशाला सावध राहायचं आता कोण अडवं येईल त्याच्या चांदण्या राखायला वर धाडायचं बघा आता सावध नाही आणि काय नाही आता काय गप्प बसायचं नाही हुंद्या काय व्हायचं असेल ते हुंद्या परशुराम असा इरेसरीनं पेटल्यागत बोलला आणि मग दादा म्हणाले बरं चल आता उठ पड जा हात जाऊन असं म्हणून दादा उठले काढलेली पैरण खांद्यावर टाकून ते वर माडीवर गेले आणि शिव परशुरामही आत गेला त्यांना दार झाकल्याचा आवाज जिना चढून वर नजर टाकून बघू लागले आणि तो टोलेजंग वाडा उदास दिसू लागला वरच्या उघड्या दारातनं त्याने खाली पाहिलं आणि तो ऐस पैस चौक भकास दिसला त्याने मान वर केली समोर नजर लावून ते उभे राहिले आणि अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन गपकन कोणीतरी पुढे यावं तसं ते कवठाचं झाड अवचित दृष्टीस पडलं अंगावर काटा उभा राहिला आणि दादा बघत राहिले चांदणं बँकेगत पांढरं फेक पडलं होतं बघावं तिकडे नजर ठरत नव्हती त्या शुभ्र चांदण्या डोळे सुंदर दादा बघत राहिले निळा पांढरा समुद्र पसरायला दिसू लागला डोळ्यापुढे लाटा हेलावू लागल्या आणि चांदण्या चमकू लागल्या भुल्यागत दादा बघत राहिले आणि खाली दार करकसल्याचा आवाज आला एकाएकी आवाज कानावर आला आणि झट दिशेरी त्यांची नजर खालच्या चौकाकडे गेली एक गुटखा गिळ्यागत करून त्यांनी विचारलं कोण ते कोण हाय खालना आवाज आला कोण नाही मी परशुराम परशुराम कार बाबा चौकात आलेला परशुराम वर मान करून अंगाला आळोके पिळोके देत म्हणाला काय नाही लई गजमजायला लागले जरा बाहेर वाऱ्याला तरी येऊन जाऊन बसावं म्हणून आलोय झालं वाऱ्याला बसतोस का तुम्हाला बी झोप नाही आली जणू अजून असं म्हणून परशुरामानं ढेलजेच्या पायरीवर बूट टेकलं तो एकटाच खाली बसून राहिला आणि वर माडीवर दादा एकटेच भूतागत फिरत राहिले